आपल्याला जमणार नाही म्हणजे घरातली सारी मंडळी उठणार का तुम्ही उठणार अफकोर्स आचार्य म्हणजे काय पट्टेवाला समजता तुम्ही मालकांना पाहिलं की रामराम करायला आचार्य म्हणजे साऱ्या घराचा अन्नदाता त्यातून माझं घरानं पडले इनामदाराचं इतक्या लवकर उठायची सवय मला लहानपणापासून नाही साऱ्या घराचा अन्नदाता आहो अन्नदाता स्वयंपाकघरावर माझे तथा आठ वाजता मी निघून उठणार स्वतः चहा आधी करून घेणार गरम पाणी हवे मला स्नाना करता आहो स्नाना करता वा वा कानाच दिसतो की हा हा बाईसाहेब तो आवरून मग एकीने नावाला हाक मारा इनामदाराचा आहे बच्चा नव बिगारी अर्धा कच्चा नशिबान धारा आला माझ्या हाता आहो माझ्या हाता साऱ्या घरावर माझी सत्ता बर बाबा आता चूल तरी पेटी हो. म्हणजे तुम्ही चूल सुद्धा पेटवलं नाही अजून आता काय म्हणावं तुम्हाला माझी पद्धती अशी आहे उठून आधी माल केलेलं चूल पेटवायची डाळ भाजी चिरून सारी शिजत लावायची आणि मग तू काय करणार मी काय करणार सांगतोय का करीन तटल्या कोशिंबिरी मी बरीत आणि कटकाना मी भात चाळीचा रांधून सेविन धर धर पोळ्या सुरेख लाटीन वरण बाजूला काढून सेविन आंबट वरणा पूर्णी देईन आणि मग मुला मुलीनी पानावरती वाढून या घ्यावे उठते बिस्ते मालकिणीने उतरून या न्यावे हाजी हरी आणि ही स्वयंपाकाची भांडी अहो मला काय करायचं त्याच्याशी याच्यानंतर माझा कार्यक्रम असा आटपुनी जेवण स्वयंपाक आटपुनी जेवण स्वयंपाक रंगवून मुख पोटाक झकपक करून न करून गाजीन मग घाला गोंधळ तुम्ही मुळकरी हा दिदी तुझी असली सर्विस आमच्या काय कामाची मग माझं तरी कुठं आडले डावा पायाचे खेटर या महारवाड्यात राहायला शंभर रुपया पगार असेल तुम्हाला पण मिजाज मात्र आणताय लक्षात घ्यायची ए छोट्या नसुबा पटपट बंद कर हा हा झाल्या तीन दिवसाचा पगार टाका आधी हा निघालो मी आणि शेजारच्या सिगारेटवाल्याचं अडीच रुपये बिल झालंय ते पण देऊन टाका हे बघू तुझे तीन रुपये तीन रुपये साहेब चिरा माजरातल्या कोळणी मासे विकून मिळवतात एवढ्या टिकल्या असू दे तुमचे तुम्हाला येतो मी ऐकलं का तुम्हीला जणे आचारी नाही नाही ती बोलून चालता झाला मग आज आम्हाला संध्याकाळी संकष्टीत वाटतं मग एवढ्या पगारदाराची बायको मी का हाताने का पोळ्या तू तर मग आज आचारी आला नाही म्हणून उपास उद्या दुसरा मिळाला नाही म्हणून उपास परवा नाही भात करतुला म्हणून उपास एकंदरीत काय आमच्या नशिबी उपास तुम्ही बायका कशाला झाला तुम्ही बायका कशाला झाला येत नाही काम जमत नाही उपास रोज नव झाला बायका कशाला झाला तुम्ही बायका कशाला झाला तुम्ही पुतळे जमातीचे बनला नोकर मालकाचा मालक झाला आता कंटाळा जीवाचा आला बायका कशाला झाला तुम्ही बायका कशाला झाला